रामकृष्ण गोविंद मगाशी म्हटल्यासारखं मागच्या प्रवचनात एवढे दहा लक्षणाचे श्लोक वाचून पूर्ण होत का वाचन आता उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो हाच दुसरा स्कंध हाच दहावा अध्याय त्याच्यात एक श्लोक आहे विराट पुरुषच नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचे नाव नार असे पडले त्या आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये जो पुरुष पुरुष म्हणजे परमात्म एक हजार वर्षापर्यंत राहिला म्हणून त्याचे नाव नारायण पडलं नारायण का नाव पडलं स्पष्ट केलेलं आहे पुढचा श्लोक घ्या उदाहरण म्हणून सांगतो पुढचा श्लोक काय सांगतो द्रव्य कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच यदनुग्रहत संती न संती यदुपेक्षया त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव आदीची सत्ता आहे त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेही अस्तित्व राहणार नाही द्रव्याने तुमच्यावर माझ्यावर उपेक्षा केली चालेल कर्माने उपेक्षा केली चालेल काल काल तत्वानी उपेक्षा केली स्वभाव स्वभाव म्हणजे स्वभावोध्यात्म उच्चते स्वभावाला गीतेमध्ये अध्यात्म म्हटलेलं आहे तुमच्या जीवनात अध्यात्म नसेल अध्यात्म भाव नसेल तर चालेल अहो प्रत्येकाच्यात अध्यात्म आहे एकतर प्रमाण कमी जास्ती असेल अत्यल्प असेल भरपूर असेल त्यानुसार त्याचं जीवन ठरतं अध्यात्म प्रत्येकात आहे पण त्याने जर ती अध्यात्माने त्या जीवाची उपेक्षा केली तर चालेल का स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही एक श्लोक आहे मी जर वाचत वाचत गेलो आणि याच्यावर असं मी या श्लोकावर एका श्लोकावर चिंतन केलं मग मला त्याने पुढचा प्रश्न असा येतो की द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव याने माझ्यावर उपेक्षा करू नये म्हणून मी काय करायला पाहिजे म्हणजे माझं अस्तित्व उत्तमरित्या टिकेल हा विचार यातन येत नाही का पुढं आणि याचं उत्तर जर मला हा प्रश्न पडला तर याचं उत्तर पण आपोआप मिळतं वाचन पाहिजे त्याच्यावर चिंतन पाहिजे मनन पाहिजे आता आता एक तुम्हाला सांगतो झाला दुसरा स्कंद झाला दहावा अध्याय झाला आता आपण तिसऱ्या स्कंधाकडे वळणार आहोत तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असेल तर तिसऱ्या स्कंधाचा पाचवा अध्याय काढा पाचवा अध्याय आणि त्यातला दुसरा श्लोक काढा स्कंद तिसरा अध्याय पाचवा श्लोक दुसरा वाचा श्लोक संस्कृत तुम्हाला येईल त्याचा अर्थ समजून घ्या विदुराने मैत्रेय मुनीना प्रश्न विचारला आहे सुखाय कर्माने करोति लोको नतै सुखं वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तं भगवान वदेन्नः विदुर महाराज म्हणतात भगवन ते मैत्रेय महाराज सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही या उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे विदुराने पाच हजार वर्षापूर्वी सहा हजार वर्षापूर्वी ज्या वेळेला केव्हा हा इतिहास प्रत्यक्ष घडला त्यावेळेला मैत्रेय मुनीना हा प्रश्न विचारला आज 2018 हजार साली हा प्रश्न संयुक्तिक आहे का नाही संसारी माणूस कर्म करतो सुखासाठी त्याला सुख मिळत नाही त्याचं दुःख दूर होत नाही उलट त्याच्या दुःखात वाढ होते त्याने काय करावं कर्म टाकून द्यावं नाही कर्म तर केलंच पाहिजे कर्म केलं तर सुख मिळत नाही दुःख दूर होत नाही उलट दुःख वाढतं मग काय करावं तुमच्या घरातल्या आजूबाजूच्याच ठिकाणच्या परिचितातल्या देशातल्या परदेशातल्या मुलाला हा श्लोक आणि हा अर्थ वाचून दाखवा ओत्रप ओत्रप रुक्मिणीने ओत्रप होऊन निर्लज्ज होऊन भगवंतांच्या बाबतीत असल्यामुळं निर्लज्ज होऊन भगवंतांना पत्र लिहिलं तुमची मी वाट बघते तस ओत्रप होऊन निर्लज्ज होऊन लाच सोडून कोण काय म्हणेल त्याचा विचार न करता हा सांगा श्लोक या श्लोकाचं उत्तर भागवतात आहे तुला नको का तुझ्याशी संबंधित संदर्भात हा श्लोक नाही का मग याचं उत्तर मी नाही सांगू शकत तू वाच पूर्ण भागवत आणि तुला जर अगदी नवीन माणसाला कुणालाही भागवत वाचताना जर काही शंका आली तर अधिकारानं सांगा आपटे काकांना तू फोन कर ते तुझं समाधान करतील प्रयत्न तरी करतील पण हे शास्त्र तू समजून घे त्यावेळचा प्रश्न आहे आजही रिलेवंट आहे याचा प्रसार आता ही प्रवचन आहे, या प्रवचनावर दोनशे बावन्न लोकांनी नाव नोंदवले फक्त दोनशे बावन्न याचा प्रसार कुणी करायचा ही चिरकाल टिकतील अशी सोय पंढरपूरच्या जोशींनी एका सातवीतल्या मुलाच्या मार्फत हा ग्रुप काय तो युट्यूब वरती गीता फाउंडेशन युट्यूबवर वर नुसतं गीता फाउंडेशन टाका तुम्हाला ही जवळजवळ शंभर प्रवचन ऐकायला मिळतील देशमध्ये परदेशमध्ये माझ्या माहितीचे एक ग्रस्त आहेत तुम्ही जाता हो सहा महिने राहता चार महिने राहता कसा वेळ घालवता केव्हा एकदा येईन असं होतं की नाही मग त्यावेळेला तुम्हाला मनाला आधार मनाला उभारी येण्याचं काम करणार हे भागवत तुम्ही जर लोकांना सांगितलं हे ऐका ऐका सुरुवातीला नाईला लाजाना ऐकतील पण नंतर गोडी लागेल ते लागो अगर न लागो तुम्ही सांगायचं काम का नाही करत याला व्हिजिट करा म्हणून प्रत्येक व्हिजिटला माझ्याकडे काय शंभर रुपये ट्रान्सफर होतात का नाही मला याचा स्वार्थ काही नाही भागवत पोचवावं ही तळमळ आहे तुम्ही याचा प्रसार करा सांगा या वर जा ही प्रवचन ऐका प्रसार करा तुम्ही पत्रात कळवा एक वाक्य नेहमी पत्र आधी हल्ली आपण लिहितोच नाही परंतु फोन करताना मुला युट्यूब वर जा केवळ गीता फाउंडेशन एक शब्द टाईप कर तुला ती आपटे काकांची प्रवचन ऐकायला मिळतील ऐक असं प्रत्येक वेळेला प्रत्येकाला सांगा प्रसार करा भागवताचा प्रसार आहे यातलं एक वाक्य मला सांगा मी सांगितलंय आणि माझं आहे एक वाक्य नाही गीतेतला आहे उपनिषदातला आहे भागवतातला आहे अन्य पुराणातला आहे वेदातला आहे दासबोधातला आहे एक वाक्य तरी दाखवा प्रसार करा तुम्ही पण वाचा पुढचा स्कंद अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे भगवंतांचा अवतार कपिल मुनी आणि माता देवहूती यांचा संवाद अत्यंत अत्यंत महत्वाचा आणि सुंदर आहे भरपूर चिंतन करणार आहोत त्याच्यावर आपण काही आपल्याला वेळेचं बंधन नाहीये जागेचं बंधन नाही त्यामुळे तुम्ही ऐका आणि तुम्ही प्रसार करा तुम्ही आधी स्वतः ऐका दोनशे बावन्न लोक फक्त याचे मेंबर आहेत भागवताचे माझ्या प्रवचनाचे नको भागवताचा प्रसार करा हे माझं म्हणणं आहे रामकृष्ण गोविंद